जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर रघुवीरसमर्थ ईश सर्वागुणान् च मुलारम्भारम्भो निर्गुणाचा नमो शारदा मूलचत्वार वाचा राघवाचा जय जयै रभुवीरसमर्थ शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परि ज्ञानयोगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा समर्थ प्राची संध्या काचिदन्तर्दिशा या पातुमे वक्त्रीवेदान् वक्त्रं वा द्विशाख्या वासुदेवस्य मूर्तिः प्रणता ज्ञानसन्दोहध्वान्तध्वंसनकर्मठं नमामि दुर्गग्रीवं हरिं सारस्वतप्रदम् पतित पावना पूर्ण कामा पतित पावना हे पूर्ण कामा गाथा हो दे करुणा सिंधु दया सिंधु रामा रामा हो जय राम रामा रामा हो जय रामा हो जय रामा हो पतित पावना पूर्ण कामा रामा दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली वत्सा लागे धेनु जैसी वत्सा लागे धेनु जैसी वत्सा लागे धेनु जैसी करुणा करी करुणा सावली हो रामदास माबुली दया करे रामदास माबुली दया करे रामदास मदंत पाहू नको त्वरित संत पाहून नको त्वरितले मदंत पाहून नको ये उचलित पाहुले ये उचलित पाहुले दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली लागे धेनु जैसी वत्सा लागे धेनु जैसी आ, आ, आ, माऊली हो रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी जय रामा यावी तनया वरी आत्मया तनया कर कर सावली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास हो रामदास हो रामदास माऊली रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला राजा राम पतित पावन सीताराम रघुपति बोला बोला बोला रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति रघुपती राघव राजा राम पतित पावन पति तपावन सीताराम ओ रघुपति राघव राजा राम पति तपावन सीताराम ओ रघुपति राघव राजा राम पति तपावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित सीताराम सीताकांत जय जय राम समर्थ रामदास स्वामी महाराज की महारुद्र हनुमान की श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की सद्गुरु भगवान स्वामी महाराज की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की सब संतन की जय जय रघुवीर समर्थ मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक प्रेमाचे करावे सार्थ से असावे असावे वैराग्य इह से असावे वैराग्य साग निगसा सागवा म पगनि ग असावे वैराग्य सावे वैराग्य ऐसे देई भाग्य पांडुरंगा ऐसे देई भाग्य रंगा पांडुरंगा ऐसे देई भाग्य ऐसे देई भाग्य पाण्डुरङ्गा पाण्डुरङ्गा पाण्डुरङ्गा मनुष्य करावे सार्थक मनुष्य जन्मा करावे सार्थक व्हावे सार्थक जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती हो जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती पालुरङ्गा मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक णि सो आत्मा आत्मा सर्वाण दिसो आत्मा आत्मा आत्मा सर्वभूति नमणे दिसो आत्मा सर्वाभूति पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा दे विवेक पांडुरंगा ऐसा दे विवेक पाण्डुरङ्गा पाण्डुर मनुष्य करावे सार्थक मनुष्य करावे सार्थक करावे सार्थक करावे सार्थक मनुष्य जन्मा करावे सार्थक सद्गुरुनाथ महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यह आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासञ्च श्रीधरम् अनेन प्रीयतां देवो भगवान् श्री श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ सारिखे पूर्ण वैराग्य जासे ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः सद्गुरुभगवान् श्रीधरस्वामी महाराज की सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराजांच्या या मठामध्ये श्री गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेली ही कीर्तन मालिका या कीर्तनाच्या माध्यमातून काहीतरी पवित्र अध्यात्म श्रवण घडावं या अतिशय प्रामाणिक हेतून जमलेल्या सर्व भाविक आणि अधिकारी श्रोत्यांना मनापासून नमस्कार करून ज्यांच्या वागण्यामुळे या जगामध्ये धर्म जगतो म्हणजे सज्जनता टिकते अशा धार्मिक सज्जनांना अभिवादन करून अधिकारी साधकांचा वंदनयुक्त सन्मान करून निरूपणाला प्रारंभ करूया तत्पूर्वी व्यवस्थापकांकडून पाठीमागून सूचना आली आहे की सगळ्यांना पुढे सरकून घ्यायला सांगा मध्ये पुष्कळ जागा सुटलेली आहे एरवी व्यवहारात मनुष्य पुढे पुढे करतो पण परमार्थात माग माग राहण्यातच इंटरेस्ट असतो अजून पुढाकार घ्यायला हरकत नाही एक मुद्दा सांगतो आपल्याला आपण पुढे सरकल्यानं एखाद्याला बसायला जर जागा मिळाली तर त्याला कीर्तन श्रवणाचं जे पुण्य आहे त्यातलं अर्ध आपल्याला मिळतं लगेच फरक पडला बघा जय जय रघुवीर समर्थ संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा अभंग निरूपणाकरता घेतलाय अभंगाची एकदा आवृत्ती मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा दे विवेक पांडुरंगा इह परलोकींचे असावे वैराग्य ऐसे देई भाग्य पांडुरंगा जेणे चरणी माझी प्रीती ऐसी देई मती पांडुरंगा पाण्डुरङ्गा भणे दिसो आत्मा सर्वाभूती नामा भणे दिसो आत्मा सर्वाभूती ऐसी देई संगती पांडुरंगा मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा दे विवेक पांडुरंगा पंढरीनाथ महाराज की जय या अभंगाचं चिंतन चालू आहे आणि मनुष्याच्या जीवनाचं इहपर कल्याण ज्या चार गोष्टींनी होतं अशा साधन चतुष्टयाचा उल्लेख जगद्गुरु शंकराचार्यांनी मुद्देसूद असा केला त्या चार साधनांची मागणी नामदेव महाराजांनी पांडुरंगाकडे केली आहे या चार जर गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या विवेक वैराग्य भक्ती आणि ज्ञान तर अजून काही मिळवण्यासारखं राहत नाही मनुष्य जन्माचं सार्थक कशात आहे याबद्दल जगामध्ये अनेक मतं आहेत ती मतं त्या त्या ठिकाणी बरोबरही असतील कोणी म्हणतात समाज सेवा करा तुमचा समाजावर काहीतरी उपयोग होऊ देत बरोबर आहे अगदी चांगलं आहे ज्यानं आपला देह केवळ आपल्या स्वतःच्या स्वार्थाकरता वापरला त्याचं नाव काही नंतर घेत नाहीत लोक पण एखाद्यानं चांगल्या ठिकाणी देणगी दिली असेल आजूबाजूच्या लोकांना मदत केली असेल त्याच्याजवळच्या ज्या काही शक्ती आहेत धनाची शक्ती आहे शारीरिक शक्ती आहे प्रतिष्ठेची शक्ती आहे ती दुर्बलांकरता ज्यानं वापरली त्याचं नाव निश्चितच नंतर घेतलं जात आपण अहिल्याबाई होळकरांना आठवतो त्याच करता बॅरिस्टर सावरकरांना आठवतो त्याच करता यज्ञी ज्यांनी देऊनी निजशिरस घडविले मानवतेचे मंदिर घडिले मानवतेचे मंदिर परितयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती तेथे कर माझे जुळती सावरकर म्हणायचे की असे पुष्कळ लोक कामी आले देशाच्या स्वातंत्र्याकरता आणि त्यांची अशी अपेक्षा नाही की माझं नाव नंतरच्या लोकांनी घ्यावं लोकसभेत विधानसभेत अपेक्षाच नाही अरे तुमचं ना लायकीच नाही त्यांचं नाव घ्यायची मातीच्या खुंड्या फेकता एकमेकांच्या अंगावर लहान पोरं परवडली त्यापेक्षा हे मी एवढ्या करता सांगतोय समाजाच्या सेवेला काहीतरी आलंच पाहिजे या देहाचा थोडा तरी उपयोग स्वतः आणि स्वतःचं कुटुंब सोडून झालं पाहिजे की नाही समर्थ प्रश्न विचारतात किती पाजिले पाणी तू तानेल्यास किती पाजिले पाणी तू तान्हल्यास किती अन्न दिले भुकेल्या जीवांस किती वेळ दिला प्रभू चिंतनाला किती वेळ दिला प्रभू चिंतनाला विचारील अंती हरी हे तुम्हाला जय जय रघुवीर या जगाशी होणारा वियोग जर अपरिहार्य आहे तर त्या वियोगाची तयारी नको का करून ठेवायला आणि ती तयारी जर काय असेल तर हा देह पडल्यानंतर सुद्धा लोकांच्या मध्ये आपलं नाव निघावं हे कीर्तिरूपी शरीर असं वर्णन केलं आपल्या पुराणांनी हे जरीर जरी आपलं शरीर हे शरीर जरी आपलं पडलं तरी कीर्तिरूपी शरीर शिल्लक असतं म्हणून तर समर्थ म्हणाले मरावे परी कीर्ती रूपे उरावे आपले नातेवाईक आहेत का ज्ञानोबा हो पण ज्ञानोबांचं सगळं चरित्र आपल्याला ठाऊक आहे नामदेव महाराज आपले नातेवाईक आहेत का तुकोबा आपले नातेवाईक का स्वामी आपले नातेवाईक आहेत का सांगा बरं पण नुसतं चरित्र ठाऊक नाही त्यांच्या पायावर डोकं ठेवताना आपल्याला कुठेतरी धन्यतेचा अनुभव येतो आपल्याला आपल्या पणजोबांचं चरित्र ठाऊक आहे का हो? एखाद्याला असेल नाही म्हणले आम्हाला पण पणजोबा होते सगळ्यांनाच असतात म्हणून तर तू आहेस पण कट्ट्यावरती बसून सिगारेट फुंकण्यापलीकडे ज्यानं काही केलं नाही त्याचं चरित्र नंतरच्या लोकांनी का गावं म्हणून या देहाचा तो देह ज्या समाजात राहतो त्या समाजाच्या सेवेला थोडा तरी उपयोग व्हावा समाजसेवा आहे आवश्यक आहे देशसेवा करणारे काही लोक आहेत सेवा करता करता ज्यांनी देह ठेवला त्यांना भगवंताच्या जवळ जागा मिळते असं एक सुभाषित आहे द्वाविमौ पुरुषौ लोके सूर्यमंडल भेदिनौ परिव्राट योगयुक्तश्च रणे चाभिहते गता देशासाठी लढता लढता जो मेला त्याचं मरण हे सामान्य लोकांसारखं मरण नाहीये प्रत्येक मनुष्य काही ना काही समाजाची सेवा करीत असतो शेतकरी शेती पिकवतात म्हणून आपण जेवतो सीमेवरती लढत अनेक लोक उभे आहेत आपल्यातले सैनिक उभे आहेत आणि म्हणून आपण कडबोळ्यान चकल्या इथं घरी खाऊ शकतो काही लोक धर्मसेवा करणारे असतात धर्मसेवा करणारा जो आहे त्याला भगवंतानी आपला अंश मानलेला आहे धर्मस्थापनेचे जे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत आणि पुढे होणार देणे ईश्वराचे त्याला ही एक मान्यता आहे त्याला ही एक मूल्य आहे पण ज्या योगानं भगवंताशी एकरूप होता येतं असं सर्वोत्तम या मनुष्य देहाचं सार्थक जर काय असेल तर ज्या करता हा मनुष्य देह मिळाला ती गोष्ट प्राप्त करणे आतापर्यंत ज्याचा ज्याचा उल्लेख झाला त्या सगळ्या गोष्टी करणीय आहेतच पण यातलं सर्वोत्तम जर काय असेल अगदी सर्वोत्तम असं म्हणा तर भगवंताशी एकरूप होणे तो आणि मी दोन नाहीत हे समजून घेणे नाथांची ओवी आहे आत्महिता लागोनी देवे दिधली मनुष्य योनी प्रश्न येतो मनामध्ये अहो समाजाच्या उन्नयनाची गरज असताना हे असं प्रतिपादन कसं करतायत माझ्या पदरचं नाही स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो भारावले होते स्वामीजी रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं तुला धर्मकार्य करायचंय त्याकरता अमेरिकेत गेले साडेपाच वर्ष अमेरिकेत राहिले ज्या दिवशी व्याख्यान दिलं पहिलं व्याख्यान दिलं शिकागोमध्ये त्या दिवशी भारतातल्या नव्हे जगातल्या सगळ्या यच्चयावत जगातल्या यच्चयावत वृत्तपत्रांनी एकच बातमी छापली don't send missionaries in India जगाचं मन जिंकून आले जग जिंकणं सोपं आहे मन जिंकणं अवघड आहे ते जिंकून परत आले केवढा महात्मा हा गावोगावी फिरतोय इकडं तिकडं सगळीकडे फिरतोय हिमालयामध्ये गेले आणि पवनहारी बाबा उर्फ पवहारी बाबा नावाच्या सत्पुरुषांची भेट झाली आणि पवहारी बाबांच्याकडे काही दिवस त्या आश्रमामध्ये स्वामीजींनी मुक्काम केला आणि एक दिवस बोलता बोलता स्वामीजी म्हणाले पवहारी बाबांना की तुम्ही इथं नाग धरून काय बसलात जरा समाजात उतरा तुमच्यासारख्या निस्पृह सत्पुरुषांची गरज समाजाला आहे हजारो व्याख्यानं दिली पाहिजेत हजारो प्रवचन झोडली पाहिजेत तेव्हा कुठं जाऊन लोकांचं मन थोडं थोडं पालटेल काय म्हणाले पवाहारी बाबा हजारो आख्यान क्षमा करा हजारो व्याख्यान दिल्यानंतर समाजामध्ये जो बदल होणं तुला अपेक्षित आहे तो इथं मी डोळे बसून डोळे मिटून बसल्या बसल्या या ठिकाणी डोळे मिटून मी बसीन आणि संकल्प करीन की या गावातल्या लोकांचं चित्त शुद्ध होवो आणि तेवढ्या लोकांचं चित्त शुद्ध होईल इतका मी भगवंताला आपलासा केलाय व्याख्यानाची गरज नाही मला विवेकानंदांना त्यांचा अनुग्रह घ्यावा असा मोह निर्माण झाला म्हणजे काय पवहारी बाबा असतील कल्पना करा याकरता हे सांगतोय आपल्या समोर की या मनुष्य देहाचं सर्वोत्तम सार्थक कशामध्ये आहे तर भगवंताशी एकरूप होण्यामध्ये आहे असा शास्त्रांनी सिद्धांत मांडला पुराणांनी मांडला वेदांतानी मांडला आणि तोच संतांनी आपल्यापर्यंत आणून पोहोचवला आता हा जो विवेक आहे तो विवेक करायचा कसा निवड कशी करायची त्याच निरूपण आपण काल चालू केलं की निवड करण्याकरता काहीतरी समोर घ्यावं लागतं तांदूळ पाखडायचे तांदूळ घ्यावे लागतात त्यात तुसा असावी लागतात मग पाकडण्याला किंमत आहे निवडायला खडे तांदूळ एकत्र असावे लागतात मग त्या निवडण्याला किंमत आहे नुसते खडे मुठभर घेऊन कोण निवडणार आहे तांदळाच्या आकाराचे खडे काढतोय म्हणले कशा करता तांदळात मिक्स करायला म्हणून विवेक नावाची गोष्ट तेव्हाच शक्य आहे तेव्हा दोन गोष्ट जेव्हा दोन गोष्टी एकत्रित केलेल्या समोर आहेत आणि अशा दोन गोष्टी कुठल्या आहेत सांगा बरं जड आणि चेतन या दोन्ही गोष्टी सत्यानृते मिथुनिकृत्या आचार्य म्हणाले असा नैसर्गिक लोक व्यवहार जगामध्ये शुद्ध असं काही नाही प्रत्येक ठिकाणी भेसळ आहे प्रत्येक ठिकाणी एकही ठिकाण असं नाही की ज्या ठिकाणी शुद्धता आहे निर्दोषत्व कुठेही नाही सगुण साकार आलं की त्यामध्ये काहीतरी दोष आहेतच अहो गुण सुद्धा दोषच आहे की भगवान गीतेमध्ये सांगतात निर्दोषम ही समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थिता म्हणून समोर आलेल्या गोष्टीमध्ये निवड करण्याची वेळ जर आली तर मनुष्य जन्माचं सार्थक ज्या निवडीनं ज्या विवेकानं होणार आहे असा विवेक भगवंता तू आम्हाला दे विवेक याचा अर्थ निवड क्षमता आणि हा विवेक करण्याकरता जे रोजचा अनुभवाचं आहे ते आपण काल घेतलं आपल्या रोजच्या अनुभवाच्या काही काही गोष्टी आहेत पहिलं म्हणजे मी हा रोजच्या अनुभवाचा आहे सकाळी जाग आल्याबरोबर पाहिला येतो तो मी मला चहा द्या चहा नाही मिळालं की मूड ऑफ पुढच्या सगळ्या गोष्टी चहावर अवलंबून असल्यामुळे मी मी हा नुसता मीच्या संदर्भात नसतो मीच्या भोवती काही गोष्टी आहेत त्या ज्या भोवती गोष्टी आहेत त्याला जगत असं म्हटलं आणि मी आणि जगत असं जरी दिसलं तरी याचा करता कुणीतरी आहे याचं भान अखंड होत असतं बघा आपल्या साधा मुद्दा आपला श्वासोश्वास आपण करतो का हो परदेशात जाण्याची वेळ आली ना तिथं काही गोष्टी फार मी ऑब्झर्व केल्या त्याशिवाय मी परदेशात गेलो तर तुम्हाला कसं कळणार मिळाली संधी की जाहिरात मिळाली संधी की जाहिरात बरं लोकही असे शाणे आहेत तुम्हाला सांगतो परदेशात जाऊन आलेली बुवा म्हटलं की लगेच बिदागीचं पाकिट वाढवतात जय जय काय कोण असतो टीव्हीवर मध्यंतरी कीर्तन झाली की इतके फोन आले मला आमच्याच गल्लीतून बुवा तुम्ही इथंच राहता म्हणजे सगळे नालायक लोकच आपल्या गल्लीत असावेत ही काय अपेक्षा आहे गंमत सोडून द्या फार प्रभाव आहे समाजावर एक गोष्ट खूप महत्वाची जाणवली मला आपल्या देशापेक्षा ती वेगळी मला गोष्ट वाटली की जरा छोट छोट काही कुणी कुणाकरता केलं ना की लगेच थँक्स म्हणतात साधं कब्बर पाणी दिलं थँक थँक्स पंख्याचं बटन ऑन केलं थँक्स दासबोद्यातल्या शंका विचारायला एक मुलगी आली होती आम्ही जिथं उतरलो होतो आम्ही सगळे गडावरचे लोक जिथं उतरलो तिथं आली बुवा म्हणाले मकरनला विचार दासबाबातली शंका विचारा विचारत होती इतक्यात तिला शिंक आली तिनं रुमाल घेतला बुवा एक्सक्यूज मी सॉरी पुढं बोलायला सुरुवात काय तिकीट पाळतात लोक ना हे आपल्या लोकातले लोक आपल्या देशातले लोक तोंडावर शिंकून मोकळे होतील शेंबुड धुवून घे की म्हणून म्हणतील ही गोष्ट पाहिल्यानंतर मला एक महत्वाचा भाग जाणवला की एवढ्या तेवढ्या गोष्टी करता आपण थँक्स म्हणतो आपलं हृदय ऐंशी ऐंशी वर्ष जो चालवतो आपण चालवत नाही निश्चित आहे ना आपण फार तर बंद पाडू शकतो फार विचार करून करून टेन्शन घेऊन घेऊन तेल तूप स्पायसी खाऊन खाऊन कोलेस्ट्रॉल वाढवून वाढवून बंद पाळायचं सामर्थ्य आपल्याला सगळी बटणं झोपताना बंद करता फ्रीजचं बटन बंद करा टीव्हीचं बटन बंद करा अमकं बटण बंद करा ते दारं बंद करा मग नाही ते झोपायचं जा इथलंही बटण बंद करा इथं बटण समजा ठेवलं असतं बटन बटण बंद करा नाही ते सकाळी उठल्यावर सा सात वाजता ते बटण चालू व्हायची व्यवस्था फक्त तुम्ही जागे झालात की माझं बटण ऑन करा ते पण राहिले हे पण बसले आपलं हृदय आपण चालवत नाही हे समजायला फार मोठ्या निरूपणाची गरज नाही म्हणून हे चालवणारा कोणीतरी आहे मुद्दे लक्षात घ्या मी भोवती असलेलं माझं आणि मी आणि माझं यातले नियम सांभाळणारा जो कोणी आहे तो या तीनचा विचार करा आणि मग नको असलेलं बाजूला ठेवा आणि हवं असलेलं ठेवा आपल्या जवळ ठेवा याला म्हणतात विवेक म्हणून काल मी आचार्यांचा श्लोक आपल्या समोर ठेवला होता कोहम कथमिदं जातम को वा करता सविद्यते उपादानं किमस्तीह विचारासोऽयमीदृशः श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य महाराज की पहिला प्रश्न आहे को हम मी कोण आणि हा मी राहतो कुठं त्या मीची ओळख आहे का मला आपण ज्याला मी म्हणतो ती अनेक गोष्टींची गोळाबेरीज आहे मी म्हणून छातीवर हात ठेवतो म्हणजे देहावर हात ठेवतो तो मी आहे का अगदी हार्ट म्हणजे मी जरी धरला पाय तुटला तर आपण राहतो पण हार्ट बंद पडलं तर नाही राहत की नाही पण ते बायपास करताना वेगळं हार्ट असत ना ते मशीन वेगळं असतं ना त्याच्यावरती संपूर्ण आपलं शरीर चालवतात ना त्याचं काय मशीनचं नाव आहे काहीतरी ऑपरेशन चालू असताना त्याच्यावरती टाकतात आपली बॉडी आपलं पूर्ण शरीर त्याच्यावरती चाललेलं असतं हार्ट सारखंच मशीन आणि पूर्ण हार्ट आपलं मोकळं करतात जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते व्यवस्थित करतात पुन्हा जोडतात आणि त्या मशीनचं हे काढून घेतात कनेक्शन बुद्धी बेकार झाली मेंदू बेकार झाला कामातून गेला तरी कोम्यामध्ये माणसं राहतात की हो एक दोन वर्ष नाही ती कोण मुंबईची एक आहे नर्स तीस वर्ष ती त्या कोम्यात आहे म्हणे मी आहे कुठं आधी थोडा महत्वाचा मुद्दा हे संपूर्ण शरीर आपल्याला वापरायला मिळालेली गाडी आहे रथ आहे असं समजा क्षणभर दृष्टांत त्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय आहेत पंच कर्मेंद्रिय आहेत हे चालवाय करता पंच प्राण आहेत आणि त्याच्या पाठीमाग मन आणि बुद्धी आहेत पाच त्रिक पंधरा दोन सतरा डोळे म्हणजे नेत्र हे या शरीरात असलेलं टोपण आहे त्यातून जवळच शरीरातलं नेत्र नावाच्या इंद्रियामध्ये जाण्याकरता चक्षु नावाचं इंद्रिय नेत्र हे गोलक आणि चक्षु हे इंद्रिय एकरूप होतं तेव्हा डोळ्यातून समोरचं दिसतं पण नेत्र नावाच्या गोलकामध्ये ज्या वेळेला इंद्रियाचं लक्ष नसतं त्यावेळेला डोळे सताड उघडे असून सुद्धा समोरचं दिसत नाही अहो हे काय समोर आहे दिसना काय तुम्हाला काय बाई तेवढंच दिसत नव्हतं होतं की नाही अहो तुम्ही चालला होतात पलीकडच्या फुटपाथवरनं इतक्या हाका मारल्या इतक्या हाका मारल्या ऐकू कशा नाही आल्या कानावरती शब्द येतो पण ऐकू येत नाही बघा काय येत नाही त्या क्षणाला श्रवण नावाचं इंद्रिय कर्ण नावाच्या गोलकाशी एकरूप नसतं कर्ण हा गोलक म्हणजे टोपण आहे नुसतं आणि आतमध्ये श्रवण नावाचं इंद्रिय आहे श्रवणेंद्रियाचं लक्ष जेव्हा कर्णाकडं असतं तेव्हा कानावरती पडलेला शब्द आत ऐकू जातो व्यवस्थित ऐकायला येत असताना सुद्धा आपल्याला ऐकायला येत नाही याचं कारण आपलं लक्ष कानाकडं नसतं याप्रमाणे श्रवणेंद्रिय चक्षुरेंद्रिय तुबक इंद्रिय घ्राणेंद्रिय आणि रसनेंद्रिय ही पंच ज्ञानेंद्रिय वाचा पाणी पाद शिस्न गुद ही पाच कर्मेंद्रिय प्राण अपान व्यान उदान आणि समान हे पंचप्राण शक्ती पुरवाय करता आणि याच्या पाठीमाग मन आणि बुद्धी बुद्धीमध्ये अहम अनुस्यूत आहे आणि मनामध्ये चित्त अनुस्यूत आहे अशा चार गोष्टीच दोन मध्ये अनुस्यूत केल्या ठेवल्या अशा सतरा गोष्टींच्या कडबोळ्याला जीव असं म्हणतात हा जीव आहे हा देह पडतो त्यावेळेला हे सगळं निघून जात माणूस मरतो म्हणजे काय होतं त्याची शास्त्रीय प्रक्रिया लक्षात घ्या एखाद्या टेप रेकॉर्डर मध्ये एखादी कॅसेट ठेवली घातली आणि ती प्ले केली की पूर्वीचं जे काही इम्प्रेशन आहे ते वाजवते पूर्वीचं इम्प्रेशन वाजतं त्याला शास्त्रीय भाषेमध्ये प्रारब्ध असं म्हणतात आणि त्याच वेळेला याही जन्मी रेकॉर्डिंग चालू आहे लक्षात घेऊ रेकॉर्डिंग चालू आहे म्हणजे आत्ताच इम्प्रेशन पाडून घेणे रेकॉर्डिंग करून घेणे त्यावेळेला आपण पुढच्या टेप रेकॉर्डर मध्ये गेल्यानंतर वाजवायचं इम्प्रेशन घेत असतो पूर्वीचं इम्प्रेशन म्हणजे प्रारब्ध आहे आणि पुढच्या करता करून ठेवलेलं म्हणून जे आहे ते क्रियमाण आहे आणि माणसाचा एकमेव देह आहे प्लेअर विथ रेकॉर्डर बाकीचे सगळे देह आहेत ना चौ त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हे बाकीचे आहेत ना ते ओनली प्लेयर्स त्यामध्ये नुसतं प्ले होतं पूर्वीचं रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगची व्यवस्था तिथे नाही वाघानं गाय खाल्ली म्हणून वाघाला पाप नाही आणि गायीनं दूध दिलं म्हणून गायीला पुण्य नाही जेवढं जेवढं रेकॉर्डिंग आपण पूर्वी करून घेतलं होतं ना तेवढं सगळं भोगत भोगत या देहात आलो मनात आलं एक बाई घरी येत होती शिक्षिका बर भारतात पद्धत अशी आहे की स्त्रियांनीच सगळी कामं करायला पाहिजे अशी होती पद्धत असं म्हणा भारतात घरी येता येता इतकी दमली होती बिचारी खूप थकली होती तिला मनात आलं घरी जावं आणि काही नाही आयतं खायला मिळावं कुलूप उघडलं ना आत गेलं ना आतमध्ये बसलं ना घरात की आ केलं की तोंडामध्ये आयता घास मिळावा शक्य आहे का देवाचा पर्वचा म्हणा देवाला दिवे लावा हे आले की त्यांच्याकरता चहा करून द्या अगदी पोहे सुद्धा परतायचे झाले तरी बटाटे चिरा अमक करा तमक करा परतायची वेळ तेवढंही नाही इच्छा मनामध्ये असं राहिलं तिच्या की नुसतं आ केल्यावर तोंडात आयता घास जावा चावायचे पण कष्ट नकोत इतकी थकली होती मनानं संकल्प केला मानसिक कर्म झालं हा संकल्प त्या क्षणाला विसरला गेला पण चित्तामध्ये त्याची नोंद राहिली संस्कार राहिला देह पडला पुढचा जन्म आला पालीचा पालीला तेल किती महाग झालं बघायची गरज आहे का बाजारात जायची महागाई झाली कर्नाटक का काय भारत असो नाही तर अमेरिका असो त्या पालीला काही प्रॉब्लेम आहे का कुठेही जायचं ट्यूबलाईट जवळ प्रकाशाजवळ आजूबाजूचे पक्षी प्राणी जे काय छोटे छोटे असतील कीटक खाणं हे वाईट आहे हे आपल्याला कळतं पण पालीला नाही कळत ते निरूपण नीट लक्षात घ्या लक्षपूर्वक ऐका बेशिस्तीनं जर आपण चिंतन केलं ना तर त्याचा उपयोगही होत नाही एवढाच त्याचा फायदा की तेवढ्या वेळात पाप काही होत नाही कथा कीर्तनाला जाऊन दोन अडीच तासात पाप काय होणार आहे काय करणार पाप तेवढं झालं मात्र म्हणून एकाग्रता फार आवश्यक मुद्दा लक्षात घ्या याप्रमाणे पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंचप्राण मन आणि बुद्धी एवढ्या कडबोळ्याला म्हणजे जीव नावाच्या गोष्टीला इकडून तिकडं जाणे देहांतर करणे याला पण जन्म आणि मरण मरण आणि जन्म म्हणतो आता यात शोधायचं आहे मी आहे कुठं मीच मूळ स्थान काय आहे कोहम पहिला प्रश्न जो आयुष्यात कधी पडत नाही ज्याला पडला तो भाग्यवान आहे आता जाऊन बघूया मी कुठे यातला हे ज्या पंधरा गोष्टी आहेत त्याचा अनुभव आपल्याला येतो माझ्या डोळ्यांना हल्ली दिसत नाही हो मला किनी हल्ली ऐकू येत नाही हो मला असं दिसतं ऐंशी वर्षाचा झालो मी पण तरी सुद्धा मला अजून चष्मा लागलेला नाही सगळं दिसतं व्यवस्थित बरं का म्हणजे मला दिसतं हे मला दिसतं आणि मला दिसत नाही हे पण मला दिसत मला ऐकू येतं हे मला ऐकू येतं आणि मला ऐकू येत नाही हे पण मला ऐकू आल्याशिवाय कळत नाही कळलं का याप्रमाणे सगळ्याची नोंद मी घेतो स्थूलमानानं आपण इंद्रियांची नोंद घेतो विश्वाची नोंद घेतो हा मुद्दा नाही हो आपल्या मनातले विचार सुद्धा आपल्याला दिसतात म्हणतो ना माझ्या मनात काय चाललंय हे माझं मला ठाऊक तुला मुळी कळणारच नाही म्हणून मनाचे पण आपण साक्षी आहोत मनात काय चाललंय हे आपलं आपल्याला कळतं म्हणून मनापेक्षा मी वेगळा आहे मनाच्या पाठीमाग बुद्धी नावाचं तत्व आहे बुद्धी म्हणजे जाणण्याची व्यवस्था आकलन शक्ती शुद्ध मराठीत अक्कल हे अक्कल नाही काय म्हणतो ना आपण अक्कल नाही का म्हणजे आकलन शक्ती नाही का कळण हे सगळंच्या सगळं ज्ञानेंद्रियाच्या द्वारा जी नोंद प्राणाद्वारे मनामध्ये होते ती बुद्धीला कळते आणि मग बुद्धी निर्णय देते असं करूया किंवा असं नको करायला असा निर्णय होतो तेव्हा तिला बुद्धी म्हणतात संकल्प विकल्पात्मक मन आणि निश्चयात्मिका बुद्धी ही निश्चय करणारी बुद्धी आहे पण लक्षात घेऊ बुद्धी सुद्धा आपला दृश्याचाच भाग आहे अगदी जवळ आहे आपल्या इंद्रियाणी पराणी आहुहु इंद्रियेभ्य परम मनहा मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परत परतस्तु सहा या बुद्धीला कळतं आणि आपल्याला कळलं हे सुद्धा आपल्याला कळतं आता बुद्धी नावाच्या गोष्टीमध्ये मी कुठं आहे दृष्टांत एक ठेवतो म्हणजे पूर्वरंगात आलेला आळस थोडा कमी होईल एखादा माठ आहे काय म्हणतात बघा डेरा माठ घट नाही तर उस देश की बोली इस देश की गाली असं असतं बरं का काय माझ्या एका रत्नागिरीच्या मित्राचं लग्न आसाम मधल्या मुलीशी झालं तो संस्कृत मध्ये एम ए झाला होता आणि त्यांचं कॉलेजमध्ये ठरलं ती मुलगी तिकडून आली होती संस्कृत शिकायला हा इकडून ठरलं काय प्रेम वगैरे काय म्हणतात ना ते काय ते ठरलं लग्नही ठरलं आता लग्न तिकडं मग आम्ही सगळे गेलो गेल्याबरोबर माझ्या त्या मित्राचं स्वागत केलं तिथल्या लोकांनी आओ कुवरजी आओ कुवरजी आओ कुवरजी आता कु संस्कृत मध्ये एम ए झालेला मुलगा आहे कु हा उपसर्ग वरला लावला त्यांनी वर म्हणजे नवरा वर वधूतला वर वर वधू मधला वर मग त्याला कुवर कु हा उपसर्ग कधी लागतो संस्कृत शिकलाय तीस मासा मार्काचा शंकराचार्य वीस मार्काचा भर्तृहारी असा शिकला होता ही अशी भाषा असते बरं का कॉलेजमधली तो म्हणला मुझे कुवर बोल रहे हो कु क्या मतलब क्या मालूम है क्या ख्यात कुख्यात मार्ग कुमार्ग वाईट गोष्टीला कु हा उपसर्ग लागतो पुत्र कुपुत्र वाईट पुत्र तस वर कुवर कुवर मत बोलो मुझे कुंवरजी आहो कुंवरजी जावयाला कुंवर म्हणतात ना ते ठरलेलं कुंवर कुंवरजी मत बोलो फिर क्या बोलो सुवर बोलो मुद्दा लक्षात आला डेरा माठ घट असा एक घट आहे त्यामध्ये पाणी आहे डेरे तयार केले की कुंभार लोक असे ठेवतात बघा बाहेर भरून पाण्याचे वाळल्यावर पाणी भरून ठेवतात की कुठनं झिरपत नाही ना काही प्रॉब्लेम नाही ना मग विकायचे असा ठेवलेला तो माठ पुष्कळ माठ ठेवले शंभर प्रत्येकात पाणी भरून ठेवलंय आणि वरती सूर्य एकच आहे पण प्रत्येक सूर्याचं प्रतिबिंब तेवढ्या माठात पडलंय सूर्य किती तसा आत्मा किती आणि किती माठ आहेत बघा याच्यामध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे त्या प्रतिबिंबाचं जर आपण दर्शन घेतलं तर पूर्णच्या पूर्ण सूर्याचं दर्शन आपल्याला होतं पूर्ण सूर्य दिसतो थोडासा भाग नाही इतका मोठा सूर्य पण अख्खाच्या अख्खा त्याच्यात आहे पण तो माठ हलवला कुणी थोडं पाणी काढून घेतलं किंवा इकडचं तिकडे ठेवला पाणी आहे त्यावेळेला त्यातलं प्रतिबिंब हालत प्रतिबिंब हल्लं यालाच म्हणतात प्रतिबिंब स्व स्वस्थानापासून आंदोलित झालं प्रतिबिंबाच्या शुद्धतेचा अनुभव संपला तेवढ्या काळापुरता अगदी असं आहे आपल्या बुद्धिरूपी पाण्यामध्ये या घटामध्ये मातीचाच घट आहे हा म्हणून शेवटी घट फोडतात का फोडतात त्याचं कारण लक्षात ठेवा तत्वज्ञान आहे ते आपण वाईट मानतो त्याला ए डेरा फोडू नको खरं त्याच्यासारखं तत्वज्ञान श्रेष्ठ काही नाही समर्थ म्हणाले मरणाचे स्मरण असावे हरिभक्तीशी सादर व्हावे तसा हा मातीचा घट मातीपासून तयार झालेलं अन्न पित्याने खाल्लं ते मातेने खाल्लं त्यातून माझा जन्म झाला मी पण मातीतून तयार झालेले अन्न खाऊन खाऊन तयार झालो म्हणून मातीपासूनच हा देह बनलेला आहे असा तो डेरा माठ घट त्यामध्ये बुद्धिरूपी पाणी आहे त्याच्यामध्ये भगवंताचं प्रतिबिंब पडलं म्हणजे भगवंत त्यामध्ये आला भगवंत आला म्हणजे चैतन्य आलं आणि चैतन्य आल्यावर बुद्धी चलबिचल झाली बुद्धी विचार करायला लागली हुए माय मी कोण आहे इथं मीचा उदय आहे आता देह हल्ला म्हणजे डेरा हल्ला बुद्धी हल्ली आणि बुद्धी हल्ली की तिला मन म्हणतात हलणार पाणी आणि स्थिर पाणी यात जो फरक आहे तोच मन आणि बुद्धीमध्ये फरक आहे संकल्प विकल्प चालू आहे तोपर्यंत मन आणि स्थिर झाली निश्चय झाला की बुद्धी आणि जेव्हा बुद्धीचा निश्चय योग्य होतो त्यावेळेला प्रतिबिंब स्थिर होतो योग्य होतो म्हणजे शून्य अंशामध्ये बुद्धी जेव्हा त्याला येते पॅरल इकडं इकडं असं असेल ना तर तेव्हाही बुद्धी असते इकडून आलेला तो किरण इकडं जातो कुठं जातो स्त्रीकडं जातो बटाटे वड्याकडे जातो सुगंधाकडे जातो संगीताकडे जातो तिथेही बुद्धी एकाग्र होते पण बुद्धी पूर्ण त्याला पॅरलेल म्हणजे शून्य अंशामध्ये ते प्रतिबिंब येतं स्थिरतेचा अनुभव येतो त्यावेळेला ते प्रतिबिंब बिंबाकडे बघतं आणि मग त्याला एकच अनुभव येतो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम म्हणून कोहमचं उत्तर जरा काय असेल तर साक्षात भगवंतच मी आहे प्रत्येक सूर्यबिंबाला ठाऊक आहे की मी प्रत्येक प्रतिबिंबाला ठाऊक आहे की मी सूर्य आहे पण गैरसमज झाला मी देह आहे इथं येऊन मी पडला हो. मी प्राण इथं येऊन पडला म्हणून व्याकुळतेचा अनुभव आला मी देह आहे असा अनुभव आला की आपण देहाचेच सगळे सांगतो पाय दुखता तो हल्ली म्हणजे मी देह झालो की नाही म्हणून साधकांनी स्वतःच्या देहाशी बोलायला शिका संत सांगतात साधकांनी स्वतःच्या देहाशी बोलावं बा पाया मनातल्या मनात बोलावं तू दुखतोयस मान्य आहे आज मी तुला रात्री शेकतो औषध लावतो मॉलिश करतो उद्या सकाळी कीर्तनाला जायला तू माझ्या कामी ये समस्या सुरू कुठून झाली ज्या क्षणाला देहाची सगळी सुख दुःख मी माझी मानायला लागलो म्हणजे मीची मानायला लागलो म्हणजे बुद्धीमध्ये पडलेल्या प्रतिबिंबाची मानायला लागलो तिथून समस्यांना सुरुवात झाली प्रतिबिंब जेव्हा उपाधी पक्षपाती होतं अगदी वेदांतातलं शुद्ध वाक्य प्रतिबिंब जेव्हा उपाधी पक्षपाती होतं म्हणजे ज्या उपाधीत ते आलं त्या उपाधीला मी समजत त्या क्षणाला दुःखानुभव सुरू झाला प्रत्यक्षात नंतर ती साधन आपण बघू पण कोहमचं उत्तर बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजे मी आहे ते कुटस्थ चैतन्य मी आहे आता कथमिदं जातम दुसरा प्रश्न हे सगळं विश्व निर्माण कसं झालं कुणी केलं मी केलं नाही कुणीतरी केलंय मग कुणी केलं वैज्ञानिक हाच तर शोध लावतायत बिग बँग चाललंय ना बिग बँग म्हणजे काय या विश्वाची निर्मिती कशी झाली याचं संशोधन चालू आहे आणि किती आवाढव्य विश्व आहे बघा यापूर्वी मी कधी बोललो असेल नसेल मला ठाऊक नाही पण मला हा दृष्टांत खूप आवडतो आल्बर्ट आईन्स्टाईन नावाच्या एका शास्त्रज्ञाने ज्यानं अणुबॉम्बचा प्राथमिक शोध लावला त्यानं या विषयावर दोन ग्रंथ लिहिले तरुणांनी हे ग्रंथ अवश्य वाचा एका ग्रंथाचं नाव आहे सायन्स फिलॉसॉफी अँड रिलिजन आणि दुसऱ्या ग्रंथाचं नाव आहे द ग्रेट डिझाईन विश्वाबद्दल तो लिहितो या ग्रेट डिझाईन नावाच्या ग्रंथामध्ये चौदा वैज्ञानिकांचे चौदा लेख एकत्र केले आणि त्याची प्रस्तावना म्हणजे संपादक आणि प्रकाशक